บุ๊กทู สี่สิบเจ็ด सत्तेचाळीस सत्तेचाळीस การเตรียมตัวเดินทาง प्रवासाची तयारी प्रवासाची तयारी คุณต้องจัดกระเป๋าของเราแล้ว तुला आमचे सामान बांधायचे आहे तुला आमचं सामान बांधायचं आहे อย่าลืมอะไรนะ काहीही विसरू नकोस काहीही विसरू नकोस คุณต้องใช้กระเป๋าใบใหญ่ तुला मोठी सुटकेस लागेल तुला मोठी सुटकेस लागेल อย่าลืมหนังสือเดินทางนะ तुझा पासपोर्ट विसरू नकोस तुझा पासपोर्ट विसरू नकोस อย่าลืมตั๋วเครื่องบินนะ तुझे तिकीट विसरू नकोस तुझं तिकीट विसरू नकोस อย่าลืมเช็คเดินทางนะ तुझे प्रवासी धनादेश विसरू नकोस तुझं प्रवासी धनादेश विसरू नकोस เอาครีมซันแทนไปด้วยนะ बरोबर सनस्क्रीन लोशन घे बरोबर सनस्क्रीन लोशन घे เอาแว่นตากันแดดไปด้วยนะ सोबत सनग्लास घे सोबत सनग्लासेस घे เอาหมวกกันแดดไปด้วยนะ सोबत टोपी घे सोबत टोपी घे คุณจะเอาแผนที่ถนนไปด้วยไหม तू बरोबर रस्त्याचा नकाशा घेणार का तू बरोबर रस्त्याचा नकाशा घेणार का คุณจะเอาคู่มือเดินทางไปด้วยไหม तू बरोबर प्रवास मार्गदर्शिका घेणार का तू बरोबर प्रवास मार्गदर्शिका घेणार का คุณจะเอาร่มไปด้วยไหม तू बरोबर छत्री घेणार का तू बरोबर छत्री घेणार का อย่าลืมกางเกง เสื้อและถุงเท้านะ पॅन्ट शर्ट आणि मोजे घेण्याची आठवण ठेव पॅन्ट शर्ट आणि मोजे घेण्याची आठवण ठेव อย่าลืมเน็กไท เข็มขัดและเสื้อนอกนะ टाय पट्टा आणि स्पोर्ट्स जॅकेट घेण्याची आठवण ठेव टाय पट्टा आणि स्पोर्ट्स जॅकेट घेण्याची आठवण ठेव อย่าลืมชุดนอน เสื้อใส่นอนและเสื้อยืดนะ पायजमा नाईट गाऊन आणि टी शर्ट घेण्याची आठवण ठेव पायजमा नाईट गाऊन आणि टी शर्ट्स घेण्याची आठवण ठेव คุณต้องใช้รองเท้า รองเท้าแตะ และรองเท้าบูท तुला शूज सँडल आणि बुटांची गरज आहे तुला शूज सँडल आणि बुटांची गरज आहे คุณต้องใช้ผ้าเช็ดหน้า สบู่ และกรรไกรตัดเล็บ तुला रुमाल साबण आणि नेल क्लिपरची गरज आहे तुला रुमाल साबण आणि नेल क्लिपरची गरज आहे คุณต้องใช้หวี แปรงสีฟันและยาสีฟัน तुला कंगवा टूथब्रश आणि टूथपेस्टची गरज आहे तुला कंगवा टूथब्रश आणि टूथपेस्टची गरज आहे